धाव धाव मी तू आता चालू नको मदा धाव धाव मी तू आता चालू नको मंद मंद चालू नको मंद बडवे मग मारी ती बडवे मग असा काही अपराध असा काही अपराध चालू नको मला चालू नको मला विठ्ठलाचा हार तुझा विठ्ठलाचा हार तुझा कंठी कसाना कसाला शिजा देवनी म्हणती शिजा देवनी म्हणती देव बाटवीला देव बाटवीला चालू नको मंद चालू नको मंद दोनिया कर सुख जिनवितो देवा जिनवितो देवा बोलिला उत्तरी परी बोलिला उत्तरी परी राधन सावा राधन सावा चालू नको भाव खाली गीतूं आता भाव खाल गीतूं आता भाव खाली गीतूं आत मारण म